नाम बिना गजून काम नवे तोर नारायण कोणिक नारायण नारायण नारायण नारायण कोणित जोई जोजी धावत प्रभू निरगुण हरि के जस रिगसिध फल पावत सुलभ उपाय तो रे नारायण कोरित नारायण को नारायण नारायण नारायण कोणी गणरायण कोणी नारायण मोनित नारायण कोणीत नारायण नारायण नारायण कोणीत नारायण कोना राज कोणीत नारायण कोणीत नारायण कोणीत नारायण कोणीत नारायण नारायण da